ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमहा अध्याय पासष्टावा श्री बलरामांचे व्रजाकडे जाणे श्री शुक म्हणाला परीक्षिता भगवान बलरामांना व्रजातील स्वजनांना भेटण्याची अत्यंत उत्खंठा लागली होती म्हणून ती रथावर स्वार होऊन नंद गोकुळात गेली इकडे व्रजवासी गोप आणि गोपीसुद्धा त्यांना भेटण्यासाठी पुष्कळ दिवसापासून उत्सुक होत्या ते आल्याचे पाहून सर्वांनी त्यांना आलिंगन दिले बलरामांनी माता पित्यांना नमस्कार केला त्याने सुद्धा त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे स्वागत केले बलरामा जगदीश्वर असा तू धाकटा भाऊ श्रीकृष्णासह नेहमी आमचे रक्षण करीत राहा असे म्हणून त्यांनी त्यांना मांडीवर घेऊन आलिंगन देऊन आपल्या प्रेमाश्रूंनी भिजवली यानंतर ज्येष्ठ गोपांना बलरामाने आणि कनिष्ठ गोपांनी बलरामाना नमस्कार केला ती आपली वय मैत्री आणि संबंधानुसार सर्वांना भेटली नंतर गोपालांच्या जवळ जाऊन कुणाशी हस्तांदोलन केले तर कुणाला खूप हसवले यानंतर जेव्हा बलराम विश्रांतीनंतर निवांत बसले तेव्हा सर्व गोपाल त्यांच्याजवळ आले त्यांनी कमलनयन श्रीकृष्णासाठी सर्व विषयांचा त्याग केला होता बलरामाने जेव्हा त्यांच्या संबंधी आणि त्यांच्या घरच्यांच्या संबंधी विचारपूस केली तेव्हा त्यांनी प्रेमाने सद्गतीत झालेल्या वाणीने त्यांना विचारली बलरामा आमचे सर्व बांधव खुशाल आहेत ना आता तुम्ही बायका मुलांबरोबर राहत असता तर आमची तुम्हाला कधी आठवण येते का पापी कंसाला आपण मारले आणि आपल्या आपतेष्टांना मोठ्या संकटातून वाचवले हे चांगले झाले आपण आणखीही पुष्कळ शत्रूंना मारलेत किंवा जिंकलेत आणि अत्यंत सुरक्षित ठिकाणी जाऊन राहत आहात हेही उत्तम झाले बलरामांच्या दर्शनाने खुश झालेल्या गोपींनी हसून विचारले बलरामा शहरी स्त्रियांचे प्राणवल्लभ श्रीकृष्ण खुशाल आहेत ना आपल्या बांधवाची माता पित्यांची त्यांना कधी आठवण येते का आपल्या आईला भेटण्यासाठी ते एकदा तरी येणार काय पराक्रमी श्रीकृष्णांना कधी आम्ही केलेल्या सेवेची आठवण येते का आपल्या माणसांना सोडणे किती कठीण असते तरीसुद्धा आम्ही त्यांच्यासाठी आमचे आई वडील भाऊ पती पुत्र बहिणी यांना सुद्धा सोडून दिली परंतु हे प्रभू त्यांनी अगदी सहजपणे आमचे प्रेमाचे बंधन तोडून आम्हाला सोडून ते निघून गेले त्यांच्या त्या गोड गोड बोलण्यावर आम्ही भाबड्या स्त्रिया विश्वास कसा ठेवणार नाही एक गोपी म्हणाली आम्ही तर अडाणीच आमचे जाऊ दे परंतु शहरातील चतुर स्त्रिया चंचल आणि कृतज्ञ श्रीकृष्णांच्या बोलण्याला कशाभरी फसतील त्यावर दुसरी गोपी म्हणाली अगं का नाही फसणार ते गोडगोड बोलण्यात मोठे पटाईत आहेत शिवाय त्यांचे ते सुंदर स्मित हास्ययुक्त पाहणे यामुळे शहरातील त्या स्त्रिया सुद्धा प्रेमावेगाने स्वतःला विसरून व्याकुळ होत असतील आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत असतील तिसरी गोपी म्हणाली गोपीनो त्यांच्याबद्दल कशाला बोलता दुसरा एखादा विषय काढा जर त्या निर्दयाचा वेळ आमच्या खेरीज जात असेल तर आमचाही वेळ त्याच्यासारखाच का जाऊ नये गोपी आता भगवान श्रीकृष्णाचे हसत बोलणे सुंदर पाहणे चालणे प्रेमालिंगन इत्यादी गोष्टी आठवून रडू लागल्या निरनिराळ्या प्रकारे समजूत घालण्यात निपुण असलेल्या भगवान बलरामानी श्रीकृष्णांचे हृदयस्पर्शी संदेश सांगून गोपींचे सांत्वन केले रात्रीच्या वेळी गोपीबरोबर राहून त्यांचे प्रेम वृद्धिंगत करीत भगवान रामानी चैत्राने वैशाख असे दोन महिने तिथेच घालवले त्यावेळी कमल पुष्पांचा सुगंध घेऊन मंद वारा वाहत असे पूर्णचंद्राचे चांदणे यमुनेच्या काठावरील उपवन शुभ्र करीत असे आणि भगवान बलराम गोपीसह तिथेच विहार करीत असत वरुण देवाने आपली कन्या वारुणी देवीला तिथे पाठवली होती ती एका झाडाच्या खोडातून वाहत बाहेर पडून आपल्या सुगंधाने सगळे वन सुगंधित करी मधुधारेचा तो सुगंध वायूने बलरामांना भेट म्हणून दिला त्याच्या सुगंधाने आकृष्ट होऊन बलराम गोपीना घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांच्यासह त्याने ती प्राशन केली गोपी त्यावेळी बलरामाच्या चारही बाजूने राहून त्यांच्या चरित्राचे गायन करीत होत्या आणि ते धुंद होऊन वनामध्ये विहार करीत होते आनंदाने त्यांचे डोळे मादक दिसत होते गळ्यामध्ये फुलांचा हार व वैजयंती माला होती त्यांच्या एका कानात कुंडल झळकत होते मुख कमलावर स्मित होते त्यावर आपले घामाचे बिंदू सारखे दिसत होते जलक्रीडा करण्यासाठी सर्व शक्तिमान बलरामानी यमुना नदीला बोलावली हे यावेळी वारुणीच्या नशेत आहेत असे पाहून यमुना नदी आली नाही तेव्हा तिने आपले म्हणणे मानले नाही म्हणून बलरामाने क्रोधाने आपल्या नांगराच्या टोकाने तिला खेचून घेतली हे पापिनी मी बोलावून सुद्धा तू माझा अपमान करून इकडे आली नाहीस आता मी नांगराच्या टोकाने स्वतःच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या तुझे शेकडो तुकडे करतो राजा बलरामाने जेव्हा यमुनेला असे फटकारले तेव्हा आश्चर्यचकिताने भयभीत होऊन बलरामाच्या चरणावरतीने लोटांगण घातली आणि ती त्यांची प्रार्थना करू लागली हे रामा हे रामा हे महाबाहू हे जगतपते त्यांचा अंश असलेला शेष हे सर्व जग धारण करतो त्या आपला पराक्रम माझ्या लक्षात आला नाही हे सर्व स्वरूप भक्तवत्सल भगवन आपण परम ऐश्वर्यशाली आहात आपले खरे स्वरूप न जाणल्या कारणानेच माझ्याकडून हा अपराध घडला मी आपल्याला शरण आले आहे मला सोडून द्यावे त्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान बलरामाने तिला सोडून दिली नंतर गजराज जसा हत्तीने बरोबर क्रीडा करतो त्याप्रमाणे ते गोपीबरोबर जलक्रीडा करू लागले यथेष्ट विहार करून जेव्हा ते यमुना नदीच्या बाहेर आले तेव्हा लक्ष्मीने त्यांना निळी वस्त्रे बहुमोल अलंकार आणि सोन्याचा सुंदर हार दिला बलरामाने निळी वस्त्रे परिधान केली आणि सोन्याचा हार गळ्यात घातला अंगाला चंदन लावून व सुंदर अलंकाराने विभूषित होऊन ते ऐरावतासारखे शोभू लागले परीक्षिता अजूनही बलरामाने ओढून आणलेल्या मार्गानेच यमुना नदी वाहत आहे त्यामुळे जणू अनंत शक्ती भगवान बलरामांच्या यशाची ती गायन करीत आहे असे वाटते व्रजवाशी गोपींच्या माधुर्याने बलरामांचे चित्त अशा प्रकारे मुग्ध झाले होते की व्रजात विहार करताना पुष्कळ रात्री एकच रात्र असल्यासारख्या त्यांना वाटल्या या ठिकाणी पासष्टावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण वस्तू